झोकात चालली पोळाची पोर कशी झोकात ताट पिऊनी तूफान वार तूफान वार तुफान वार पुरात हिरव्या भरलं होतार भरती त्या ध्वनीला भरती हो, हो, हो. त्या ध्वनीला त्याहून जोर कशी झोका वैभो कशी झोका कशी झोका हो कशी झोका हो कशी झोका झाली रगाळी मेघाची सावली कोणाला घावली कोणाला घावली कोणाला भावली शिवली हो, हो, हो, कशी झोका कशी धोका, कशी झोका हो कशी तो हो कशी लागली कोळाची पोर जशी चौथीच्या चंद्राची पोर जशी चौथीच्या चंद्राची पोर

पोरगाची पोरगती चौथीच्या चंद्राची पोर गती चौथीच्या चंद्राची पोर